झाला हे पद सुरू झालं की ती लोभच रुक्मिणी दिसू लागते बघू नको मजपुढे केळवी लवाणा हे पद ऐकताना सिंधू काळजाला हात घालते तर थाट समरीचा दावी नटसाचा हे ऐकताना एक वेगळीच किंचित खटाळ आणि थोडी गर्विष्ठ द्रौपदी दिसू लागते सर्व रंगभूमीवर उभं राहण्याचं भाग्य लाभलेल्या जयमाला बाई शिलेदार सांगतायत बघितल्यानंतर ते सगळे साधू आणि ते गाडीचे हे सगळं अप्रतिम काही शब्दच नाही आहेत तर ती नाटकं बघितल्यानंतर आपल्याला यांच्या कंपनी म्हणजे आपल्याला याच्यात काम करायला मिळा मिळावं का अशी इच्छा फार उत्पन्न व्हायची तर तो प्रसंग असा आला की मग पुढे मला बालबंधुरांच्या कंपनीत बोलावणं आलं डॉक्टर भडकमकरांच्या वतीने की बुवा तुम्हाला यांच्या नाटकात काम करायची आहेत पण मला वाटतं हे बरंच पुढे ना बरेच पुढे पण सुरुवात माझी झाली ती राजाराम संगीत मंडळी मध्ये माझी शारदेच्या त्या वर्षातच आपले डोंढे वाढले आणि पुढे गंधर्व कंपनीचं बोलावणं आलं तर ते महिनाभराच्या याच्यात भूमिका करायला पाहिजेत म्हणून मला त्यांनी बोलावलं पण त्यावेळेला काय ही स्वयंवर एकदम नवीन द्रौपदी एकदम नवीन कान्होपात्रा एकदम नवीन ही आणि एकच झाला ही सगळी नाटकं एकदम नवीन कारण ही लोंढ्यांकडे होत नव्हती नाटक हो. नव्हती तर ते झाल्यानंतर मग एकदम बालगणवांचं जेव्हा नाटक होतं स्वयंवर त्यावेळेस आम्हाला खूप वाटायची तर त्यांचा आवाज बसला बालगंधर्वांचा त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाटक तुम्ही काही बंद ठेवू नका प्रमिलेला बोलावून घ्या मग मला बोलावल्यानंतर आम्ही आपलं बाहेर जायचा विचारच होतो खरं पण नाही म्हणे तुम्हाला आज नाटकात काम करायचंय नानांचा आवाज बसलाय बालगंधर्वांचा आवाज बसलाय पण तुम्ही खरेच भाग्यवान कारण तुमची शारदा जी आहे ती राजाराम मध्ये आहे हो. आता राजारामचा सुद्धा सगळा वसा जो आहे हा गंधर्वांचाच फाट सगळा हो, हो, राजाराम मध्ये होता तर खऱ्या अर्थाने त्याची तालीम रिहर्सली तिथे झाली आणि मग जेव्हा गंधर्वांकडे आले तेव्हा तुम्ही अशा भाग्यवान की तुम्हाला स्वयंवरातली रुक्मिणीच करायची हो पण ती रुक्मिणीच कामाची काय माहिती का तालीम बिलीम काहीच झालेली होती <laughs> आणि बालगणियांच्या समोर काम करायचा प्रसंग आला मग आता काय मी मनात ते खूप घाबरले होते घाबरले होते तर बालगंधर्वांना जाऊन मी पाया पडले नाना म्हटलं मी गाणे म्हणेन पण अभिनय मला काहीच नाही आहे तुमच्यासारखं मला एकदम येणार नाही तेव्हा तुम्ही माझ्या रागवायचा नाही नुसतं मी नक्कल बोलेन नक्कल पाठायचा नाही पण एकदम अभिनय कसं येणार शिकवल्याशिवाय अहो बालगंधर्वांसारखं नाही आलं तरी बालगंधर्व कंपनी तुम्ही होता मातीचं वास येईल तशी तुम्हाला रुपणी पुढे भावली हो, आणि काय झालं नानांच्या समोरच तिथे काम करायचा प्रसंग आल्यानंतर घाबरगुंडी कोणाची होणार नाही अगदी बरोबर शेजारचं पात्र म्हणजे नवीन माणूस सुद्धा तिथे त्यांना घाबरायचा नानांच्या समोर काम कसं करायचं म्हणून तर अशी माझी वेगळा झाली त्यावेळेला हो, अगदी साहजिक आहे <laughs> पण तरी सुद्धा मला असं वाटतं की नारायणरावांच्या शब्दातला गोडवा हो. त्यांचा बोलण्यातला लाडिकपणा त्यांचं गाणं हो. त्याच्या नेमक्या नेमक्या जागा मला असं पाहिजे मनात नुसते शब्द नको बालगंधर्वांचे जे स्वर आहेत ते कसे आहेत किंवा त्यातला गोडवा कसा बालगंधर्वांचा आवाज इतका नादमधूर की त्याच्यामध्ये त्यांच्या त्या ताना ज्या यायच्या ना त्या अवरोही ताना आणि इतक्या स्वच्छ ताना यायच्या जेव्हा जेव्हा आकारात त्यांचं गाणं सगळं म्हणजे दाणेदार ताण आणि आकारात गाणं पहिल्यांदा आणि शब्दाकडे महत्व आणि शब्द म्हटल्यानंतर अभिनय पण तसाच यायचा <laughs> चेहऱ्यावरती नाटक सुरू व्हायचं तर जवळजवळ ते पाच तास आधी म्हणजे साडेदहा जर नाटक असेल किंवा दहाला नाटक असेल तर पाच तास आधी बालगंधर्व मेकअपला जायचे आधी आंघोळ करायची आणि मग जाऊन मेकअपला बसायचे मेकअप झाल्यानंतर मग ते जे उभे राहायचे ते कायम नाटक होईस तोपर्यंत कारण त्यावेळेला जर त्यांनी शालू नेसलेला असेल तर त्या शालूला घडी पडेल म्हणून त्यांच्यासाठी बसायला आसनं ठेवलेली असताना सुद्धा ते त्याच्यावर बसायचे नाहीत अजिबात कायम उभे आणि याच्यामध्ये जर दोन दोन तीन तीन वस्तूर मिळाले जाण्याला तर ते सगळे घेऊन पुन्हा तितकं हे करून तो प्रवेश झाला की परत ती साडी सोडायची दुसरा शाडू नेसायची ते सुद्धा उभे पण हे जे तुम्ही सगळे सांगता तर तुम्ही जो गंधर्व कंपनीत काळ काढलात काही जी वर्ष काढली तर त्याच्यात हे पासून त्यांचं काम करणं त्यांचा अभिनय त्यांचा शब्द त्यांचा सूर त्या सुराची लटक हे सगळं तुम्ही उचलताना स्वतंत्र असं काही त्याच्यासाठी रिहर्सल करत होतात का रियाज करत होतात का रियाज तर करतच होतो पण एकदा असा अनुभव आला की स्वयंवर मध्ये काम करताना मी ते नाथा मा आणि ती तालीम सुरू झाली तर आज ही नाटकातलं म्हणजे हे गाणं असं म्हणायचं मग ते जरा थोडस मी आज वेगळं म्हणणार आहे मग केशवराव म्हणायचे बरोबर ठीक आहे आणि मग तिथं दुसराच असायचं म्हणजे ते ठरवलेलं म्हणायचं नाही निघायचं ते उत्स्फूर्त येईल तेच म्हटलं जायचं मी त्यांच्या मनात असेल ते आधी ठरलेले येणार नाही सुचेल हो. ते म्हणत होते हो. पण मला एक सांगा हो. आता हा नाथ जो शब्द आहे बालगंधर्वांचा हा अनेक पदार्थ आहे नाथ हा माझा मोही खाला आहे नाही मी बोलत नाथ आहे त्याचा प्रत्येकाचा भाव हा निराळा आहे तर मला तुम्ही सांगा की ते तुम्ही जेव्हा उचललं तुम्ही तसंच म्हणता पण तुम्ही म्हणता त्याच्या आधी हे तुम्ही उचललं कसे ते शब्द काय माहिती का की ते समोर आपण जी काय वाक्य बोलतो ती बोलत असताना ते आपल्याला समोर दिसतंय की आता हे म्हणजे धैर्य जर समोर उभा आहे आणि आपण म्हणतो नाही मी बोलत म्हणजे तुम्ही कसं मला विचारता की तो नेसत असतानाच अधिक शोभत होता मला नाही आवडली असली सत्ता मग ती मैत्रिणीला सांगते अगं मी त्यांना मी असं सांगितलं पण मला ही थट्टा आवडली नाही नेसत असताना अधिकच शोभत होता हे काय आहे हा फाजीलपणाच आहे थोडासा <laughs> म्हणून आहे मी बोलत नाथा मग ते गाणं सुरू झालं की मग ते गाणं सुरू झाल्यानंतर बालगंधर्व एक लाईन नाही मी बोलतो नाथा जवळजवळ आठ किंवा दहा वेळा म्हणायचे इकडे आपल्याला जे दहा वेळा निराळ दहा वेळेला प्रत्येक वेळेला निर्निराळच असायचं तिथे प्रत्येक वेळा नाही मी बोलत नाथा असं एकदाच नाही मग तो नाथा वेगळ्या तऱ्हेने येणार नाथा नाथा नाथा निरनिळा तरा येणार निरनिळा भाव येणार आणि तान नाथा नाही मी बोलत साथा नाही मी बोलत नाथा नाही मग त्याच्यामध्ये त्या शब्दाचा अर्थ सुद्धा म्हणजे नाथा ना हा असं कधी नाही असे शब्द यायलाच पाहिजे हो, मग तसा सत्यवधी वचनातला हो, नाथातला तो वेगळा आहे नाथा तो आश्वासक हो, नाथा आहे <laughs> बाकीच्या सर्व भागामध्ये देखील महाराष्ट्राची कीर्ती पसरलेली आहे त्याबद्दल त्यांच्याबद्दल महाराष्ट्रीय लोकांना अत्यंत अभिमान वाटतो आणि त्यांचं नाव नाट्यकलेच्या इतिहासामध्ये गायनकलेच्या इतिहासामध्ये अजरामर होईल यात मला गाडी गाडीची शंका नाही तर रसिकराज नासी तथा अप्पासाहेब फडके मोठ्या कौतुकानं म्हणाले आणि म्हणून मी असं म्हणतो की शास्त्रीय संगीताच्या उत्कृष्ट दुधाचा रतीत घरोघर पोचविणारा हा गोपाला सामान्यांनी असामान्य म्हणून मस्तकी धारण केलेला आणि असामान्यांनी नतमस्तक होऊन गौरविलेला एकमेव थोर कलावंत म्हणजे बालगंधर्व लोकमान्यांच्या या राजहंसाला रसिकांच्या लाडक्या बालगंधर्वांना विनम्र अभिवादन करून निरोप घेऊया मायबाप हो हा शब्द अर्थात कोणाकाही मी विचारला नाही पण उच्चारा असा फार वाटतो त्याला कारण असं की लोकमान्याने मला जी पदवी दिली आहे बालगंधर्व तर मी तुमचा सगळ्यांचा बालक आहे म्हणून मी नेहमी मायबापाने उच्चारतो उच्चार करतो त्याचं कारण ते आहे राजहंस एक नटसम्राट बालगंधर्वांच्या निमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात लेखक गो राजोशी सहभाग जयमाला शिलेदार आणि गो राजोशी